হে হে बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज तारा झाला र गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारा झाला र गणपती माझा नाचत आला हे गाव गतारा रंगून गेला गणपती माझा नसत आला पाठ हे मज्जा येते दरवर सालार गणपती माझा नातत आला अशी तुझी मंगलमूर्ती दर्जन माते पावन गोती लावून ज्योती ओवाळू आरती आनंदाला आज आली या भरती बोला र गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या गळ्यात माळा टाक्याचा आवाज टाक्याचा आवाज तारा झाला र गणपती माझा नाचत आला